आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद Yeah.